ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने महा अध्याय चोपन्नावा शिशुपालाचे सहकारी राजे आणि रुक्मी यांचा पराभव व श्रीकृष्ण रुक्मिणी विवाह शुक म्हणाला अशा प्रकारे क्रोधाविष्ट झालेले सर्व राजे अंगावर चिलखत घालून आपापल्या वाहनावर स्वार झाले आणि धनुष्य घेऊन आपापल्या सैनेसह श्रीकृष्णावर धावले राजन यादवांच्या सेनापतीने जेव्हा पाहिले की शत्रू आपल्यावर चढाई करीत आहेत तेव्हा त्यांनी सुद्धा आपापल्या धनुष्याचा कनत्कार केला आणि तोंड फिरवून ते त्यांच्या समोर उभे राहिले जरासंधाच्या सेनेतील काही जण घोड्यावर काही जण हत्तीवर तर काही जण रथात बसलेले होते धनुर्विद्येत निष्णात असणारे ते यादवांवर बाणाचा वर्षाव करू लागले की जसा ढगानी डोंगरावर पाडलेला मुसळधार पाऊस रुक्मिणीने आपल्या पतीची सेना बाण वर्षावाने आच्छादली गेलेली पाहिली तेव्हा लाजून भयभीत नेत्रांनी तिने भगवान श्रीकृष्णाच्या मुखाकडे पाहिले भगवान हसून म्हणाले सुंदरी भिवू नकोस तुझ्या सेनेकडून आताच शत्रूच्या सेनेचा नाश होईल इकडे गद संकर्षण इत्यादी यदुवंशी वीरांना शत्रूचा पराक्रम सहन न होऊन त्यांनी शत्रूंची हत्ती घोडे व रथ यांच्यावर बाणांचा वर्षाव केला त्यांच्या बाणांनी रथ घोडे आणि हत्तींवर बसलेल्या शत्रुपक्षाच्या वीरांची कुंडले किरीट व पगड्यांनी सुशोभित झालेली कोट्यावधी मस्तके खड्ग गदा आणि धनुष्ययुक्त हात मनगटे मांड्या तसेच पाय तुटून जमिनीवर पडू लागले अशाच प्रकारे घोडे खेचरे हत्ती उंठ गाढवे आणि माणसाची मस्तके सुद्धा तुटून रणभूमीवर पडू लागले शेवटी विजयाची अपेक्षा करणाऱ्या यादवांनी शत्रूच्या सेनेचा अगदी धुपा उडवला जरासंद इत्यादी सर्व राजे युद्धाकडे पाठ फिरून निघून गेले आपल्या भावी पत्नीला पळवल्यामुळे दुःखी झालेल्या निस्तेज निरुत्साही तोंड वाळलेल्या शिशुपाला जवळ जाऊन त्याला ते म्हणाले हे पुरुष शहा ही उदासीनता सोडून दे कारण हे राजन प्राण्यांच्या बाबतीत कोणतीही गोष्ट मनासारखीच होईल किंवा मनाविरुद्धच होईल याची खात्री देता येत नाही कटपुत्री ज्याप्रमाणे सूत्रधाराच्या इच्छेनुसार नाचत असते त्याचप्रमाणे हा जीवसुद्धा भगवंताच्या इच्छेनुसारच सुखदुःखासंबंधी प्रयत्न करीत असतो तेवीस तेवीस अक्षविणी सेनेसह माझा श्रीकृष्णाने सतरा वेळा पराभव केला मी मात्र एकदाच त्यांच्यावर विजय मिळवला तरीसुद्धा या घटनेबद्दल मी कधी शोक करीत नाही की आनंदित होत नाही कारण मला हे माहीत आहे की प्रारब्धानुसार कालच या जगाला नाचवित असतो आम्ही सर्वजण मोठमोठ्या वीर सेनापतींचे सुद्धा अधिपती असून श्रीकृष्णाच्या आधिपत्याखाली असलेल्या यादवानी थोड्याशा शेने निश्चित आमचा पराजय केला यावेळी शत्रूंचा विजय झाला कारण काल त्यांना अनुकूल होता जेव्हा तो आम्हाला अनुकूल होईल तेव्हा आम्ही सुद्धा त्यांना जिंकू जेव्हा मित्रांनी त्याला अशा प्रकारे समजावले तेव्हा तो आपल्या अनुयायासह आपल्या राजधानीला परत गेला आणि त्याचे वाचलेले मित्र राजेसुद्धा आपापल्या नगराकडे निघून गेले पण कृष्णद्वेष्ट्या रुक्मीला बहिणीचा श्रीकृष्णाशी झालेला राक्षस विवाह सहन झाला नाही त्यामुळे बलवान रुक्मिणी एक अक्षोहिणी सेनेसह श्रीकृष्णांचा पाठलाग केला महाबाहू रुक्मी खवळला कवच अंगावर घालून आणि धनुष्य घेऊन त्याने सर्व राजांच्या समोर प्रतिज्ञा केली आपणा सर्वांसमक्ष मी प्रतिज्ञा करतो की जर युद्धामध्ये श्रीकृष्णाला मारून मी रुक्मिणीला परत आणले नाही तर कुंडीनपुरात प्रवेश करणार नाही असे म्हणून तो रथावर आरूढ झाला आणि सारथ्याला म्हणाला जिथे कृष्ण असेल तिथे घोड्यांना ताबडतोब पिटाळ आज मला त्याच्याबरोबर युद्ध करायचे आहे आज मी माझ्या तीक्ष्ण बाणाने त्या दुष्ट कवड्याच्या शौर्याचा गर्व धुळीला मिळवीन कारण माझ्या बहिणीला तो बळजबरीने घेऊन गेला आहे भगवंताचा प्रभाव न ओळखणारा तो मूर्ख अशी बडबड करीत फक्त एकच रथ घेऊन श्रीकृष्णांना थांब थांब म्हणून आव्हान देऊ लागला त्याने धनुष्याची दोरी ताकदीने ओढून श्रीकृष्णांना तीन बाण मारले आणि तो म्हणाला यदूंच्या कुल कलंका जरा थांब कावळ्याने हवीर द्रव्य पळवावी त्याप्रमाणे तू माझ्या बहिणीची चोरी करून कुठे पळून चाललास अरे मूर्खा तू मायावी आणि कपट युद्धात कुशल आहेस आज मी तुझा गर्व पार धुळीला मिळवतो माझे बाण जोपर्यंत तुला जमिनीवर आडवे करीत नाहीत तोवरच या मुलीला सोडून देईल तेव्हा श्रीकृष्णाने किंचित हसून त्याचे धनुष्य तोडून टाकले आणि त्याच्यावर सहा बाण सोडले तसेच त्याच्या चार घोड्यांवर आठ बाण आणि सारथ्यावर दोन बाण सोडले शिवाय तीन बाणांनी ध्वज तोडून टाकला तेव्हा रुक्मिणी दुसरे धनुष्य घेऊन श्रीकृष्णावर पाच बाण सोडले ते बाण लागल्यावर त्यांनी त्याचे तेही धनुष्य तोडून टाकले नंतर रुक्मिणी आणखी एक धनुष्य घेतली परंतु अच्युताने तेही तोडून टाकली रुक्मिणी परीघ पट्टीश शूल ढाल तलवार शक्ती तोमर इत्यादी जी जी शस्त्रास्त्री हातात घेतली ती ती सर्व भगवंतांनी तोडून टाकली तेव्हा संतापून रुक्मिणी हातात तलवार घेऊन श्रीकृष्णांना मारण्याच्या हेतूने रथातून खाली उडी टाकली आणि पतंग जसा दिव्यावर झेप घेतो त्याप्रमाणे त्याने त्यांच्यावर झेप घेतली रुक्मी चाल करून येत असलेलं पाहून श्रीकृष्णांनी आपल्या बाणांनी त्याच्या ढाल तलवारीचे तुकडे तुकडे केले आणि त्याला मारण्यासाठी म्हणून तीक्ष्ण तलवार हातात घेतली आपले पती भावाला मारू पाहत आहेत हे पाहून रुक्मिणी भीतीने व्याकुळ झाली आणि पतीच्या चरणावर लोटांगण घालून काकुळतीने म्हणाली हे देवदेवा हे जगतपते हे योगेश्वरा आपले स्वरूप कोणी जाणू शकत नाही हे महापराक्रमी हे कल्याण स्वरूप आपण माझ्या भावाला मारू नये श्री शुक म्हणाला रुक्मिणी भीतीने थरथर कापत होती शोकामुळे तिचा चेहरा सुकला होता गळा दाटून आला होता भीतीमुळे सोन्याचा हार तिच्या गळ्यातून खाली पडला अशा अवस्थेत तिने भगवंताचे शरण पकडले तेव्हा भगवंतांचे हृदय करुणेने द्रवले आणि त्याने रुक्मीला मारण्याचा विचार सोडून दिला तरी सुद्धा मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्याला श्रीकृष्णाने दुपट्ट्याने बांधून व त्याच्या दाढी मिशांचे पाठ काढून त्याला विद्रूप केले तोपर्यंत यदुवीराने शत्रूच्या अद्भुत शेनेला हाती जसे कमळाचे ताटवे सुरगळून टाकतो त्याप्रमाणे छिन्न विछिन्न करून टाकले नंतर ते लोक तिथून माघारी फिरून श्रीकृष्णांच्या जवळ आले आणि पाहतात तर दुपट्ट्याने बांधलेला रुक्मी अर्धमेल्या अवस्थेत पडला आहे त्याला पाहून भगवान बलरामांना त्याची दया आली आणि त्याने त्याला मोकळे केले नंतर ते श्रीकृष्णाला म्हणाले हे कृष्णा तू हे चांगले केले नाहीस असे करणे आम्हाला शोभत नाही आपल्या नातलगाच्या दाढीविषा छाटून त्याला कुरूप करणे हा तर एक प्रकारे त्याचा वधच होईल त्यानंतर रुक्मिणीला उद्देशून ते म्हणाले हे पतिव्रते तुझ्या भावाला विद्रूप केले म्हणून आमच्यावर तू रागावू नकोस कारण जीवाला सुखदुःख देणारा दुसरा तिसरा कोणी नसून त्याला स्वतःच्याच कर्माचे फळ भोगावे लागते नंतर श्रीकृष्णाला म्हणाली कृष्णा आपल्या नातेवाईकाने वध करण्यायोग्य अपराध केला तरी सुद्धा आपल्याकडून त्याचा वध होणे योग्य नाही त्याला सोडून दिले पाहिजे स्वतःच्या अपराधामुळे तो अगोदरच मेल्यासारखा झालेला असतो मेलेल्याला पुन्हा काय मारणार पुन्हा रुक्मिणीला म्हणाली हे पतिव्रते ब्रह्मदेवाने क्षत्रियांचा धर्मच असा केला आहे की भावाने सुद्धा आपल्या भावाला मारावे म्हणून हा क्षात्र धर्म अत्यंत कठोर आहे नंतर श्रीकृष्णांना म्हणाले जे अभिमानी लोक संपत्तीच्या गर्वाने आंधळे झालेले असतात ते राज्य पृथ्वी पैसा स्त्री मान तेज किंवा अन्य कोणत्याही कारणाने आपल्या बांधवाचा सुद्धा तिरस्कार करतात परत ते रुक्मिणीला म्हणाले तुझा भाऊ सर्व प्राण्यांचा द्वेष करणार आहे त्याच्या कल्याणासाठीच आम्ही हा त्याला दंड दिला आहे त्याला तू अज्ञानी लोकाप्रमाणे अनुचित मानित असलीस तर हा तुझ्या बुद्धीचा दोष आहे हे देवी जे लोक भगवंताच्या मायेने मोहित होऊन देहालाच आत्मा मानतात त्यांनाच हा आपला मित्र हा शत्रू आणि हा त्रयस्थ असा मोह होतो देह धारण करणाऱ्या सर्वांचा मायातीत आत्मा एकच आहे पाणी घडा या उपाधी भेदाने जसे सूर्य चंद्र इत्यादी आणि आकाश एकच असून अनेक वाटतात त्याचप्रमाणे मूर्ख लोक शरीर भेदाने आत्मा भिन्न आहे असे म्हणतात या शरीराला उत्पत्ती आणि नाश आहे पंचमहाभूते पंचप्राण तन्मात्रा आणि त्रिगुण हे याचे स्वरूप आहे देहाची अज्ञानामुळेच आत्म्याच्या ठिकाणी कल्पना केली गेलेली आहे आणि या कल्पनेनेच प्राणी जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकतो हे साध्वी डोळे आणि रूप ही दोन्हीही सूर्याप्रमाणे प्रकाशित होतात सूर्य हेच त्यांचे कारण आहे म्हणून सूर्यापासून डोळे आणि रूपाचा कधी वियोग होत नाही की संयोगही होत नाही त्याचप्रमाणे सर्व जगाची सत्ता आत्मसत्तेमुळे प्रत्याश येते सर्व जगाचा प्रकाशक आत्माच आहे तर मग आत्म्याशी दुसऱ्या असत पदार्थांचा संयोग किंवा वियोग कसा काय होऊ शकेल जन्म घेणे असणे वाढणे बदलणे क्षीण होणे आणि मरणे हे सर्व विकार शरीराचेच असतात आत्म्याचे नसतात जसे कृष्ण पक्षामध्ये कलांचा क्षय होतो चंद्राचा नव्हे परंतु अमावस्येच्या दिवशी लोकव्यवहारामध्ये चंद्राचाच क्षय झाला असे म्हणतात त्याचप्रमाणे जन्म मृत्यू इत्यादी सर्व विकार शरीराचेच असतात परंतु भ्रमाने लोक त्याला आत्म्याचेच समजतात जसा झोपलेला मनुष्य स्वप्नात कोणताही पदार्थ अस्तित्वात नसतानाही भोगणारा भोगली जाणारी वस्तू आणि भोगरूप फळांचा अनुभव घेतो त्याचप्रमाणे अज्ञानी लोक खोट्या प्रपंचाचा खरा समजून अनुभव घेतात म्हणून हे सुहास्य वदने अज्ञानामुळे होणाऱ्या या शोकाचा त्याग कर हा शोक अंतकरणाला उदास करतो मोहित करतो म्हणून तत्वज्ञानाने याला पूर्णपणे सोडून देऊन तू आपल्या स्वरूपामध्ये स्थिर हो शुक म्हणाला बलरामाने जेव्हा रुक्मिणीची अशी समजूत घातली तेव्हा रुक्मिणीने मनातील कटुता काढून टाकून विवेक बुद्धीने मनाचे समाधान केले शत्रूंनी ज्याचे सैन्य आणि तेज नाहीशी केले होते त्या रुक्मीचे फक्त प्राणच वाचले होते त्याचे मनोरथ धुळीला मिळाले आपल्याला विद्रूप केले गेले ही आठवण तो विसरू शकत नव्हता म्हणून त्यांनी आपल्याला राहण्यासाठी भोजकट नावाची एक मोठी नगरी बसवली त्याने अगोदरच प्रतिज्ञा केली होती की दुर्बुद्धी कृष्णाला मारल्याशिवाय आणि आपल्या धाकट्या बहिणीला परत आणल्याशिवाय आपण कुंडीनपुरात प्रवेश करणार नाही म्हणून रागाने तो तिथेच राहू लागला परीक्षिता अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णाने सर्व राजांना जिंकून रुक्मिणीला द्वारकेमध्ये आणून विधीपूर्वक तिचे पाणीग्रहण केले हे राजन द्वारकेतील लोकांना यदुपती श्रीकृष्णाबद्दल अनन्य प्रेम होते त्यामुळे तिथे घरोघर मोठा उत्सव साजरा केला जाऊ लागला तेथील आनंदित झालेल्या स्त्री पुरुषांनी रत्नांची चमकणारी कुंडले घातली होती त्यांनी सुंदर पोशाख परिधान केलेल्या वधूवरांना अनेक नजराने अहेर म्हणून दिली त्यावेळी द्वारकेत कुठे कुठे ध्वज उंच ठिकाणी फडकत होती ठिकठिकाणी रंगीबेरंगी माळा वस्त्री आणि रत्नांची तोरणे बांधलेली होती घरांच्या दारांवर मंगलवस्तू लावल्या होत्या पाण्याने भरलेल्या कलशानी अगुरु आणि धुपाच्या सुगंधाने व दीपमाळामुळे ती नगरी विलक्षण शोभून दिसत होती अत्यंत जिवलग राजांना आमंत्रित केले होते त्यांच्या उन्मत्त हत्तींच्या मदाच्या झिरपण्याने द्वारकेतील सडका भिजल्या होत्या प्रत्येक दरवाजाजवळ केळीचे खांबानी सुपारीची झाडे लावलेली असल्यामुळे ती नगरी विलक्षण सुंदर दिसत होती त्या उत्सवात इकडे तिकडे घाईघाईने धावणाऱ्या कुरु संजय कैकेयी विदर्भ यदू आणि कुंती या वंशाचे लोक एकमेकासमवेत आनंदोत्सव साजरा करीत होते जिकडे तिकडे रुक्मिणी हरणाचा प्रसंग ऐकून व त्याचेच गुणगान करून राजा आणि राजकन्या अत्यंत आश्चर्यचकित झाल्या महाराज रुक्मिणीरूपी लक्ष्मीला साक्षात लक्ष्मीपती भगवान श्रीकृष्णांच्या बरोबर पाहून द्वारकावासी स्त्री पुरुषांना अत्यंत आनंद झाला या ठिकाणी चोपन्नावा अध्याय समाप्त झाला भगवान श्रीकृष्णार्पण वस्तू